श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग बहात्तरावा राजा म्हणाला वेताळा कोणत्या वायूत महाकाश रेणू उडतात या तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मी सांगतो ऐक आकाश सत्ता चिन्मयी क्रियाशक्ती प्रधान सत्ता व शुद्ध चेतनाहून निकृष्ट असलेल्या चिदाभासाची सत्ता इत्यादी सर्व अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे पवित्र रज आहे ते परमात्म ते परमात्म्य महावायूत कल्पित अनेक विकारांनी चंचल होऊन स्फुरते पण परमात्मा सर्वानुगत सत्ता स्वरूप असताना त्यात कालादी सत्ता स्फुरते असा आधार आधेय भावाने निर्देश कसा करता येईल म्हणून म्हणशील तर सांगतो जसे पुष्पच आपल्या सुवासरूप भेदाला कल्पून आधार आधेय रूपाने ते स्वतःच राहते त्याप्रमाणे परमार्थ सत्ता आपल्यामध्ये कालादी सत्ता कल्पून स्थित आहे आता एका स्वप्नापासून दुसऱ्या स्वप्नात जाणारा इत्यादी तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे की या जगद्रूप महास्वप्नात एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात जाणारे ब्रह्म आपले रूप सोडत नाही तर ते त्या त्या दोषांनी रहित त्या दोषांनी लिप्त न होणारे असे असंग ज्योतिष स्वरूप आहे त्याच्या केवळ बोधाने ब्रह्मशांतीची निरतिशय वृद्धी होते चौथ्या त्या प्रश्नाचे उत्तर असे की केळीचा खांब जसा एकात एक अशा केवळ सोपटाने बनलेला असतो <clears throat> तसेच हे जगत ब्रह्माच्या आत विवर्त पावणारे आहे त्याचप्रमाणे अवांतर कारणात परिणाम पावणारे आहे यामुळे तो अणु त्याच्याशी आत आत आहे विवर्तरूप जगाला परिपुष्ट करणे इत्यादी निमित्ताने ब्रह्म सत आत्मा इत्यादी शब्दांनी त्याचा निर्देश केला जातो वस्तुत तो अणु आत्मा सर्वधर्म शून्य आहे त्याचा शब्दांनी उल्लेख करता येत नाही म्हणून पटसत्ता तंतूच्या सत्तेत पर्यवसान पावते तंतुसत्ता कार्पास सत्तेत कापसाची सत्ता त्याच्या बोंडाच्या फळाच्या सत्तेत फळाची सत्ता कापसाच्या झाडाच्या सत्तेत झाडाची सत्ता बीज माती पाणी इत्यादी कारण सत्तेत इत्यादी क्रमाने ज्या ज्या सत्तेची कल्पना करावी ती ती त्या त्या अनुभवाने निर्मिलेल्या आकारास सोडून केळीच्या खांबाप्रमाणेच त्या त्या पदार्थांच्या अनुभवरूप चिन्मात्रात परेवसान पावतील यासाठी तेच निर्मल चिन्मात्र जगदाकाराने विस्तार पावले आहे तर मग त्याला अणुका म्हणतात तर हा परमात्मा अतिशय सूक्ष्म आहे व त्यामुळेच तो कोणत्याही बाह्य किंवा आंतर इंद्रियाने उपलब्ध होत नाही म्हणून तो अत्यंत अणु आहे अनंत अपरिच्छिन्न असल्यामुळे तोच मेरू प्रभूती पाच पदार्थांचाही मूळ आधार आहे अणू म्हणजे अत्यंत सूक्ष्म असलेल्या या अनंत पुरुषाच्या अपेक्षेने हे जगापासून ब्रह्मांडापर्यंतचे पाच पदार्थ परमाणूप्रमाणे भासतात कारण ते अत्यंत अणु असलेल्या तत्कारावृत्तींनी परिच्छिन्न झालेले जे चितकण त्यांनी परिच्छेद असल्यामुळे निस्वरूप आहे स्वप्नात दिसलेल्या ब्रह्मांडादिकाप्रमाणे जागृतीत अत्यंत सूक्ष्म नाड्यात भासणारे ही परमाणूप्रमाणेच आहे या उत्तरानेच पाचव्या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे असे तुला समजून येईल आता शेवटच्या सहाव्या प्रश्नाचे उत्तर देतो हा परमात्मा चक्षुरादी इंद्रियाने अग्राह्य असल्यामुळे परमाणू आहे व सर्वत व्याप्त असल्यामुळे महापर्वत आहे अध्यारोप दृष्टीने हा पुरुष सर्वावयव रूप जरी असला म्हणजे मूर्त व अमूर्त असे सर्व त्याच्या अवयव रूप जरी असले तरी अपवाद दृष्ट्या निर्वयव आहे हा जो केवळ ज्ञाप्तिरूप पुरुष त्याच्या साररूप ही जगत्रयी आहे कारण हे साधू हृदयाकाशरूप विज्ञान मात्रांच्या आत जगत्रय मज्जेप्रमाणे स्थित आहे असे तू समज हे वेताळ बालका सर्व जगे हे विज्ञान मात्राच्या कौशलांचे प्रकट होणेच आहे ते आत्मविज्ञान रूप तुझ्यासारख्या वेताळ मूर्खांना उल्लंघन करता येण्याजोगे नाही यास्तव माझ्या उपदेशाने तू अशा स्वभावाच्या आत्म्याचा अनुभव घे व सर्व दर्प सोडून शांत रहा इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण निर्वाणप्रकरणे पूर्वार्धे द्विसप्ततितमः सर्गः श्रीराम